ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकोणसत्तरावा देवर्षी नारदाने भगवंताचा ग्रहस्थ आश्रम पाहणे शुक म्हणाला देवर्षी नारदाने जेव्हा ऐकले की भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला मारून एकट्यानेच हजारो राजकुमारीशी विवाह केला आहे तेव्हा भगवंताचा ग्रहस्थ आश्रम पाहावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली ते विचार करू लागले अहो श्रीकृष्णाने एकाच शरीराने एकाच वेळी सोळा हजार महालामध्ये वेगवेगळ्या सोळा हजार राजकुमारींचे पाणीग्रहण केले हे केवढे आश्चर्य आहे या उत्सुकतेने देवर्षी नारद भगवंताची लीला पाहण्यासाठी द्वारकेत आले तेथील उपवने आणि उद्याने फुलांनी लहडलेली होती बहरलेली होती त्यावर निरनिराळ्या प्रकारचे पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवरामध्ये निळी लाल आणि शुभ्र रंगाची निरनिराळ्या जातींची कमळे उमललेली होती त्यामध्ये हंस आणि सारस किलबिल करीत होते तेथे स्फटिकाचे आणि चांदीचे नऊ लक्ष महाल होते तेथील पासूच्या फरशा कांतीने झगमगत होत्या तिथे सोने आणि रत्नांच्या पुष्कळशा वस्तू होत्या राजमार्ग इतर रस्ते चौक बाजार घोडे हत्ती जनावरे इत्यादी बांधण्याची ठिकाणे सभागृहे आणि मंदिरे यामुळे नगराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते तेथील सडका अंगणे चौक आणि देवड्या या ठिकाणी सडे घातले होते पताका व ध्वज यामुळे रस्त्यावर ऊन लागत नव्हते त्या द्वारका नगरीत श्रीकृष्णांचे अत्यंत सुंदर असे अंतपूर होते सर्व लोकपाल त्याची पूजा आणि प्रशंसा करीत असत ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्याने आपले सारे कौशल्य पणाला लावले होते त्या अंतपुरात भगवंताच्या राण्यांचे सोळा हजाराहून अधिक शोभिवंत असे महाल होते त्यापैकी एका विशाल भवनामध्ये देवर्षी नारदाने प्रवेश केला त्या महालात पवड्यांचे खांब वैदुर्य मन्यांच्या उत्तम फळ्या आणि इंद्रनील मन्याच्या भिंती झगमगत होत्या तसेच तेथील फरशा चमकदार अशा इंद्रनील मन्यांच्या बनवलेल्या होत्या विश्वकर्म्याने पुष्कळशी असे चांदवे बनवलेले होते की ज्यांना मोत्यांच्या माळा लावल्या होत्या तेथे रत्नजडित हस्तिदंती आसने आणि पलंग होते गळ्यात सोन्याचे हार घातलेले आणि सुंदर वस्त्राने नटलेल्या दाशी तसेच अंगरखे व पगडी घातलेली आणि रत्नजडीत कुंडले धारण केलेले सेवक त्या महालांची शोभा वाढवित होते अनेक रत्नजडीत दिवे आपल्या झगमगाटाने त्यातील अंधकार नाहीसा करीत होते अगरू धूप घातल्यामुळे झरोक्यातून धूर बाहेर पडत होता तो पाहून रंगीबेरंगी रत्नमयी सज्जांवर बसलेले मोर ते ढग आहेत असे वाटून मोठ्याने केकारव करीत थुई थुई नाचू लागत देवर्षी नारदाला येथे असे दिसले की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीबरोबर तिथे असून ती स्वतः भगवंताला सोन्याची दांडी असलेल्या चौरीने वारा घालीत आहे तसेच तेथे रुक्मिणीसारख्याच गुण रूप वय आणि वेशभूषा असलेल्या हजारो सुद्धा नेहमी असत नारदांना पाहताच सर्व धार्मिक लोकांचे मुकुटमणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या पलंगावरून लगेच उठून उभे राहिले देवर्षी नारदाच्या चरणी त्यांनी मुकुट असलेल्या मस्तकाने प्रणाम केला आणि हात जोडून त्यांना आपल्या आसनावर बसवले भगवान श्रीकृष्ण चराचर जगाचे परमगुरू आहेत आणि त्यांच्या चरणापासून निघालेले गंगाजल सगळ्या जगाला पवित्र करणारे आहे यात बिलकुल शंका नाही तरीसुद्धा ते संताचे परम आदर्श होते म्हणून त्यांनी स्वतः नारदांची पाद्यपूजा करून ते चरणामृत आपल्या मस्तकी धारण केले नराचे मित्र पुराण ऋषी भगवान नारायणांनी शास्त्रोत्तर पद्धतीने देवर्षी नारदांची पूजा केली नंतर अमृतापेक्षाही मधुर व मोजक्या शब्दांनी त्यांचे स्वागत करून त्यांना म्हटले प्रभू आपण स्वतः समग्र ज्ञान वैराग्य धर्म यश श्री आणि ऐश्वर्याने परिपूर्ण आहात तरीही आम्ही आपली कोणती सेवा करावी तेव्हा नारद म्हणाला भगवन आपण सर्व लोकांचे स्वामी आहात आपली सर्वाशी मैत्री आहे तरीही आपण दुष्टांना शासन करता यात काही आश्चर्य नाही हे परम यशस्वी प्रभू आपण जगाचे पालन आणि रक्षण करण्याबरोबरच जीवांचे श्रेष्ठ कल्याण करण्यासाठी स्वेच्छेने अवतार धारण केला आहे हे आम्ही चांगल्या रीतीने जाणतो आज आपल्या चरणकमलांचे मला दर्शन झाले ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आपली ही चरणकमले सर्व लोकांना मोक्ष देण्यास समर्थ आहेत ज्यांचे ज्ञान अमर्याद आहे असे ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव आपल्या हृदयामध्ये त्यांचे चिंतन करीत असतात आपले हे चरणच संसाररूप विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर येण्याचे साधन आहे आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलांचे मला नेहमी स्मरण राहावे आणि मी त्यांच्या ध्यानात तन्मय असावे परीक्षिता यानंतर देवर्षी नारद योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णांच्या योगमायेचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या महालात गेले तेथेही त्यांनी असे पाहिले की भगवान आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर झूज खेळत आहेत तेथे सुद्धा भगवंतांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले आसनावर बसवले आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली यानंतर भगवंतांनी आपल्याला काहीच माहीत नाही असे दाखवीत नारदांना विचारले आपण केव्हा आलात आपण तर सर्व दृष्टींनी परिपूर्ण आहात अपूर्ण अशा आम्ही आपली काय सेवा करावी तरी सुद्धा हे ब्रह्मन आपण आम्हाला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा जन्म सफल करा हे ऐकून चकित झालेले नारद तिथून गुपचूपपणे दुसऱ्या महालाकडे निघून गेले नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवित आहेत अशी दिसली तिथून पुढच्या महालात गेले तर भगवान स्नानाला जाण्याची तयारी करीत आहेत असे त्याने पाहिले कुठे ते हवन करीत आहेत तर कुठे पंचमहायज्ञ करीत आहेत कुठे ब्राह्मणांना भोजन देत आहेत तर कुठे त्यांच्या भोजनानंतर स्वतः अन्न ग्रहण करीत आहेत कुठे संध्या करीत आहेत तर कुठे मौन धारण करून गायत्री मंत्राचा जप करीत आहेत कुठे हातात ढाल तलवार घेऊन ते चालवण्याचा सराव करीत आहेत कुठे घोडे हत्ती किंवा रथावर स्वार होऊन फिरत आहेत तर कुठे पलंगावर झोपले आहेत कुठे भाट त्यांची स्तुती करीत आहेत एखाद्या महालात उद्धव इत्यादी मंत्र्याबरोबर राजकीय विषयावर चर्चा करीत आहेत तर कुठे उत्तमोत्तम स्त्रियांसमवेत जलक्रीडा करीत आहेत कुठे वस्त्रालंकाराने सुशोभित अशा गायींची श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करीत आहेत तर कुठे मंगलाशा इतिहास पुराणांचे श्रवण करीत आहेत कुठे आपल्या प्रियेबरोबर हास्य विनोद करीत खिदळत आहेत तर कुठे धर्मशास्त्राचा अभ्यास करीत आहेत कुठे अर्थार्जन चालू आहे तर कुठे धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग घेत आहेत कुठे एकांतात बसून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषाचे ध्यान करीत आहेत तर कुठे गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार हवे ते अर्पण करून त्यांची सेवा शुश्रूषा करीत आहेत ते कोणाबरोबर युद्धासंबंधी बोलत आहेत तर कोणाबरोबर तहासंबंधी कुठे ते बलरामाबरोबर बसून सतपुरुषांचे कल्याण करण्याबाबत विचार करीत आहेत योग्य वेळ आल्याने कुठे पुत्र आणि कन्या यांचे उचित अशा पत्नी आणि वराबरोबर शास्त्रानुसार थाटामाटात विवाह लावून देत आहेत कुठे सासरी चाललेल्या कन्यांना निरोप देत आहेत तर कुठे त्यांना बोलावण्याच्या तयारीत आहेत योगेश्वर श्रीकृष्णाचे हे थाटमाट पाहून लोक आश्चर्यचकित होत होते कुठे मोठमोठे यज्ञ करून सर्व देवतांचे पूजन करीत तर कुठे विहिरी बगीचे मठ इत्यादी बांधून पूर्त धर्माचे आचरण करीत आहेत कुठे श्रेष्ठ यादवांच्या समवेत घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पशूंची शिकार करीत आणि काही वेळा लोक अंतपुरे इत्यादी ठिकाणी सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी गुप्त वेशात ते योगेश्वर फिरत आहेत अशा प्रकारे मनुष्यासारखी लीला करीत असलेल्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे वैभव पाहून नारद हसत हसत त्यांना म्हणाला हे योगेश्वरा ब्रह्मदेव इत्यादी मायावींना सुद्धा दिसण्यास कठीण अशी योगमाया आपल्या चरण कमलांची सेवा केल्याने स्वतःच आमच्या समोर प्रकट झाली आहे हे भगवंता मला आता निरोप द्या यानंतर आपल्या सुयशाने परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणाऱ्या लिलेचे गायन करीत विहार करीन तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले नारद मुनी मीच धर्माचा उपदेशक पालन करणारा आणि त्याचे अनुष्ठान करणाऱ्यांना अनुमोदन देणाराही आहे म्हणून जगाला धर्माचे शिक्षण देण्याच्या उद्देशानेच मी अशा प्रकारे धर्माचरण करतो वत्सा या मायेने तू मोहित होऊ नकोस शुक म्हणाला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण ग्रस्थ आश्रमातील लोकांना पवित्र करणाऱ्या श्रेष्ठ धर्माचे आचरण करीत होते सर्व प्रासादातून ते एकटेच वावरत आहेत असे नारदांनी पाहिले अनंत शक्ती असणाऱ्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे परम ऐश्वर्य वारंवार पाहून देवर्षी नारदाच्या आश्चर्याला आणि कुतूहलाला सीमा राहिली नाही धर्म अर्थ आणि काम या पुरुषार्थांच्या ठाई श्रद्धा असणाऱ्या श्रीकृष्णाने नारदाचा चांगला सन्मान केला त्यामुळे आनंदित होऊन भगवंताचेच स्मरण करीत तो तिथून निघून गेला राजन भगवान नारायण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लीला करीत सोळा हजाराहूनही अधिक पत्न्यांच्या लज्जायुक्ताने प्रेमपूर्ण नजरांनी तसेच मंद स्मित हास्याने केलेली सेवा घेऊन त्यांच्याबरोबर रममान होत होते परीक्षिता विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे परमकारण असणाऱ्या श्रीकृष्णांनी ज्या लीला केल्या त्या दुसरा कोणीही करू शकणार नाही जे त्यांच्या लिलांचे गायन श्रवण करतात आणि गायन श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देतात त्यांच्या ठिकाणी मोक्षाला मार्गस्वरूप अशा भगवंताविषयी भक्ती उत्पन्न होते या ठिकाणी एकोणसत्तरावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू